ಬುದ್ಧಿನ ಹುಷಾರ

शिवे सुभानातले दिवे आम्ही सुभानातले दिवे सुभानातले दिवे आम्ही सुभानातले दिवे बुद्ध विहारी आई संगतीनं जात असे पूजन हर्षान झाली माईची ती माया ओली आज हर्षान झाली पिंपळाच्या झाडा खाली पिंपळाच्या झाडा खाली निळे गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा जिगर भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर भीम के